श्री शिवलीलामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमः जय जय किशोर चंद्रशेखरा उर उर्वी नंदिनी वरा भुजग भुजग भूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटितेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथ रमा रमाधव प्रिया भूताधिपते अनन्ता अमुरतमृता विश्वपते परमानन्दा पञ्चवक्त्रा परात्परा पञ्चदशनेत्रा परमपावना पयफने पयफेन गात्रा परममङ्गला परब्रह्मा वदन मंदस्मित दयाळा षष्टाध्यायी अतिनिर्मळा आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी निमित्त गरुण तू वदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ नगरी एक सुशील मित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण मित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत संहिता संहितापदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंटू शिक्षा जाण ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्त पूर्ण ऐसा विद्याभ्यास करिता षोडश वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणे आता म्हणती आता भेटा नृपनाथा वै विद्या दावुनी अद्भुत मेळवा विद्रव्य बहुत मग वधुपाहुनी यथार्थ लग्न करू तुमचे ह्यावरी ते ऋषी पुत्र विधर्वरायाशी भेटले सत्वर विद्याधनाज भांडार उघडो निदाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परिविनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीं नृपनाथ त्याची पत्नी सिमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडा निवृत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु <clears throat> तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिणी होऊन जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणे तेथो नियावे परतोन मग मी हि धन माता पिता गुरु वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैलस्नान स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती पाता वेश घेणार ही तत्वता जन्मी स्त्री होय हे हि परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषबो अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती ब्रार्थुनिया पंडितांची विद्यमाय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिणी विद्यकामधेनु सांडोनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्य आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभु सकळी देखोनी या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची शत शतमूर्ख त्याचे न पहावे मूख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोगा लागून माझे मान्य करावे एवढे वचन संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकार आणून एकाशी स्त्रीवेश देवून सोमवारी यामिनी माजी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनी वरी जीस देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने उमा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तीने हे दाम्पत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परिभावार्त धरुणी चातुर्य खाणी हर भवानी मनोनी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षट्रस अन्ये देत भोजन गौरी मनोनी, मनोनी नमस्कार करून बोळवी जाता ग्राम पंथ पुढे भ्रतार मागे कामिणी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबड सघन मी कामा नळे करून गेले आहाळून प्राणवती तू मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जबळी पाहे निया तो म्हणे का चेष्टा करी का चेष्टा विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हासती लोकमार्गीचे तब ते कामे होऊनी मूर्छित वरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तब तो परतो निआला सवेग मने हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधु निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चांचपोनी पाहे गेले पुरुषत्व लबलाहे भोगी येथे मज आता हाती धरो नितयासी आडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले सालतमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या बनी नेवुनी सत्वर म्हणे शंकसां शंकसा सांडी सर्वही मी स्त्री तृ मी स्त्री तू व्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरु म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच स्त्री वरी दारुण्य परम निर्लज्ज एकांत वण मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडू तव तवतो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांत वनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्ती विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येवुणी राहती सेवेसी जनरहित घोर वनी द्रव्यघट देखिला नयनी देखता जायो संडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यवचनि सत्यकर्मि सतकर्मीरत निगमा निगमागमविद्यामुखोद्गत इतु केऽसो निगर्वरहित तरि तु शङ्कर निर्धारे आपणादेकतावर्मकाढुनि निन्दकविन्धिति वाग्बाणी परीखेदरहित आनन्दमानि तरि तु शङ्कर निर्धारे दुसर्याचे कूटदोषगुण देखे ऐके जरी अनुदीन परी ते नाणी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे मूर्ख हा पंडित निवडुने निसमान पाहत कीर्ती वाढवा बिना बडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिलीन मिरविलोकात शिष्य करा विहा नाहीच हेत कोणाचा संग नाबडे आबडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थबुड अर्थबुडालियाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर्मने ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष ते होऊन सर्वदा वेद पुत्र साधू परम धैर्यशस्त्रे निवटो निकाम म्हणे ग्रामास चला जावो उत्तम विचार करू ह्या गोष्टीचा ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुतकेला समाचार गतका गतकथार्थवर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जनात वा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न तेव येवढाच बुद्रमज लागून अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृद्रीमकी विझाले सत्य शिवमाया परम अद्भूत अघटित कर्तृत्वतीचे राये मिळवूनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे ह्यासी पुरुषत्व आनून तरीच धन्य होईन मी विप्रमणती हे ईश्वरी कळा आमुचेने आमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भराव तये वेळा आराधिता झाला देवी ते हवनमांडिले दुर्धर राब दिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर, मग बोले विदर्भतो म्हणे हा सोमवंत स्त्री वेश ह्यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता परमद्भक्त सद्गुण तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसासी ह्या सारस्वतासी दिव्यनंदन होईल सत्यवेद परायण ईस सुमेधावर जाण लग्न करुणी देईजे जे देवीच्या आज्ञे करुण त्यासीच धिजले लग्न करुण अंबिकेचे वचने जान पुत्रजाहला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवभक्ती उपमानाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे विख्यात ती झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमासरद अहो रात्री काम करद मी लोळत करावया जगदुद्धार आपणची अवतरला शंकर ऋषभनामे योगीश्वर हो बोनी विचरत महीवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारीत चा सदना अकस्मात पूर्वपुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्रदृष्टी न दोघे हि धावती धरिती चरण षोडशोपचारे गरुण सप्रेम न पूजिती शुष्कसुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विद उत्तम स्वाद भोजन देवुनी बहुविद अलंकार वस्त्रे धिधली करुणिया दिव्यशेज विलातो शिवयोगिराज तळहाते मरदिती दोघे चरणांबूज सुपर्णाग्रज उदय हो यतो एक दिशी एक निशी क्रमुनी जाण शिवयोगी पावला अंतरधान दोगे म्हणती उमा रमण देमुनी दर्शन गेला मग पिंगला आनी मदन कालांतरी पावली मरण परिगाठी सहोते पुण्य पुण्य शिवयोगी पूजनाचे नृपती वज्रबाहुनामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भिराहिला जावून श्रीमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणीस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसुत अंगावरी फुटले बहुत सहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पूगळे रात्रंदीन राये बहुत वैद्य आनून औषधे देता बरे नोहे रडे बाळ सुमती राणी शोकविव्हळ मृत्युही नो नोहे व्यथा सबळ बरी नव्हेच सर्वथा लेकरू सदा करी रायासी निद्रा न लागे रात्रंदीन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्वा ब्रह्मानंदमूर्ती भक्त वज्रपंजरा तुझी सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा पंचवक्त्रा अज अजिता वयः पनःपयःफेन गात्रा जन्मयात्रा चुकवीका अनादिसिद्धा अपरिमीता मायाचक्रचालका विश्वव्यापक गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव वनी परम परमभयभीत हो गुणी चित्ती बाळासहित क्षिती पडे तन तनये तनये नेवुन वनी सांडिले उर्वी वनी सांडिले उर्वी घरवरत्न की वीरसे नस्नुषा घोर कानन पती वियोगिसे विजयसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्षपक्षी छाया करिता ती चंचू भरुनिया जळ बाळका बाळावरी शिंपिती वेळो वेळ एकी मधुर रस आनोनी स्नेहाळ मुखी घालुनी तोषविती वनगायी स्वपुच्छे गरुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व बरतले तो वृषभभार बनिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परमसभा सभा सभाग्य उदार रक्षगनाना वस्तुंचा तेने सुमती सवर्तमान पुसिले तू कोठिल कोण तिने जे वर्तले मुळी हून श्रुत गेले तयाते ते ऐकोणी पद्माकर त्याचे अश्रुधारास्त्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहुची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंडेवनी दीनवदन आली येते मग पदमागर म्हणे सुमती तुमाझी धर्म धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देवुनी अहोरात्री परामर्श करीती बहुत वैद्य आनून देत झाला रसायण केले बहुत प्रयत्न परिव्याधिन न राहेची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्यन होता कवनासही हे व्यथा भरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीन वदन मने रत्न गेले माझे पदमागर शांतवी बहुता रीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती युगबला गबस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात की शुधे क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धवन धावन्निला पदमागरे धरिले जरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक तुसे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस चौऱ्याऐंशी लक्ष योणी फिरत तेथीचे स्वजन सोयरे याप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत तू नाना योनी फिरसी हि किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तुका रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नातती प्राणी पर्यापन उत्पन्न कोठून ते विचारुणी न पहाती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवन्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुरनाशवंत तरी तू शोक करीसी व्यरथ विचारुणी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधू सूत शरीरा कारणे शोक करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ बुडे उठती तरंग अपार समेची फुटती क्षणहंगूर मृगजळाची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रीचा वृक्ष वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाची जाळिले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीण कोण वाहो गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या देवून देवून च वराडी आणून लग्न कोण लाविले वार्याचा मंडप शिवून झिकता दोरे बांधिला वळून शुक्तिका शुक्तिका रजताचे पात्र करुण ख पुष्पे कोणी भरिएले कांसबीचे घालुनी घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांद पाहत बैसले अही करणीची कुंडले हिरोनी चित्रीचे चोराल बोनी हा प्रपंच लटिका हुनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशत तरु क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्रश्लेष्म मांस रक्त अस्थिंची मोळी चरमवेष्टीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्यमुळीचे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशु मूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज क्षेदिले समग्र इतुके निपावन के विहोय शरण न जाता देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मीचे कोठे आहे भ्रतार अवघा हा मायापूर सावद सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता तनु घर बांधिले त्रिगुणे पाच वासे आनोनिया ह्याचा वसा नाही जाण केधवा लागेल नकळे अग्न की हे झाले वस्त्र चिरण ऋणानुबंध तब तगे मिथ्या जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती विघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि ख्यातरुवरी बैसती अपत्ये तैसी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेच जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीवभक्षी विषयफळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगितसे त्यामाजी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव मुनी भजत शिवालागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान कायन करीसी इच्छे करुण तू साक्षात उमा रमण भक्तरक्षणा धाबलासी मग मृत्युंजय मंत्रराजयोगी सुमती सांगे शिव योगी मंत्रुणी भस्मलाविता अंगी व्यथारहित जाहली ते रंभा उर्वशी हुनी बहिले दिव्य शरीरतीचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ व्रण व्यथा दामुनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी बदमाकर, म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्युहय अपार पासु निरक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यांसी कैसी भव भव भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेदखेदा बारिले बाळचरणांवरी घालोनी सुमती लागे स्वप्रेम चरणी मने सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करोन तुझी या दिव्य चरणी लेबवीन तरी मिनभे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ते मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्यदभूत तुझी या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील त्रिभुवनभरी होईल किरती निजराज्य पावेल बुढती भद्रायुनाम निश्चिती ह्याची ठेविले मी जाण थोर हो, थोर होय भद्रायु बाळ तब परिक्रमी येथीच येथीची काळ मृत्युंजय मंत्र जपग त्रिकाळ निष्ठा धरुनी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रगटो नेदी मात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलोन पावला तेथीची अंतर्धान गुरुपदांबुजा आठवून सुमती सदगद क्षणक्षणा पद्मागरासी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायुत्यासी आवडत सदा पुरवित लाड त्याचा पद्मागरे आपुले संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ मातेचा सेवेसी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्वसुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायुधावत पाय झाडित मुक्तकेशी चरण चरणक्षालन केशव केशव सने बुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाभिली वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तिव्हा सुमती तुझिया प्रसादे करुण मी पुत्रवत पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवी तसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठासो सर्वदा गोभू गोभूदेव प्रजापालन सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसा सहसाही न सांडावे विचार केल्या वाचुनिया सहसा न करावी आन क्रिया मागे पुढे पाहुनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वे कोणी द्वेषी शत्रु किती आय काय खरच किती पहावे चित्ती विचारुण्या मासे बळ किती काय शक्ती आबुले जेवग कैसे वर्तती यशकी अपयश देती पहावे चित्ती विचारुण्या अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणा लेखरु भार्या रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हाणि क्षणात् होत पै पन्थे गेले विद्वजन माता पिता यति निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समयी अतिथि न पुसावे याति सर्वा भूती द्यावीवृत्यरथ शिवाजिया परोपकार करावापूरण परपीडान कराविराण करावी गो ब्राह्मण रक्षण सत्यसुजान मनतीतया, निन्दावादटाको टाकोन, सर्वदा जय शिव स्मरण तेज मनावे मौन शिवसेवन तपथोर परदाराणि परधन हे न पहावे जेवी वमन करावि शास्त्रश्रवण शिवपूजन यथा स्नान पञ्चयज्ञगोवी पञ्चयज्ञ गोविप्रसेवन पूर्ण अनालस्ये करावि सूरदनिद्राभोरन येथे असावे प्रमाण दानसत्कर्माभ्यास श्रवण येथे न कराव कामपूर्णधर्मपत्नीसि परयोषितेसि क्रोधे दण्डावेशत्रूसि साधु तु विप्रांसि नमिचे सदा द्वेषीयांसि धरा वामद सन्तभक्तांसि नम्रताभेद संसार रिपूसि मत्सर प्रसिद्ध असावे निरमत्सर सर्वाभूति दुर्जनासीदम्भदाविजे भल्याचिपदरज वन्दिजे अहङ्कारे पृथिवि निरहङ्कार द्विजासि वाचा सा गदशिवस्मरणि पाणीसारथकदाने गरुणि पादपावनदेवालययात्रागमनि नित्यशिवध्यानि वैसावि पुराणश्रवणी श्रोत्र सादर त्वचा सन्द आलिङ्गनि पवित्र सार्थकशिवध्यानि नेत्र जिह्वेने स्तोत्रवर्णावि यि यजे घ्राणि ये रीति इन्द्रिये लाभावि भजनि दीनानाथ अज्ञानदे तया परीकृपा कीजे ईश्वरी प्रेमसन्तांसि मैत्री देवांचे देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य स्मृती उत्साह धैर्यदान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र मैधोन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी षडधूर्त पिशून तस्कर जार पतित चंजळ कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपाणी गुरुतल्पक मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दारा धन आणि पुत्र ह्यांचे आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनियासक्त असक्त असावे बंधू सोयरे श्वसुर स्वजन ह्यांशी स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वथाही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेबूषि कवि शिवयोगि भस्मचर्चितारणरङ्गि शस्त्रास्त्रबाधा न होय कालमृत्युभयापासुन रक्षे मृत्युञ्जय औपासन आदतायि मार्घघ्न ब्रह्मघ्न ह्यासि जीवे मारावे वि शिव शिवराद्रप्रदोष विधियुक्त आचरा वे विशेष शिवहरिकीर्तननिर्दोष सर्वसाण्डुनि ऐकावे महापर्व व्यतिपाद वै संग्रमणी न प्रवर्तावे मयि न प्रवर्तावे मैथूनी ग्रहणी भोजन न करावे सदपात्री देता दान होय ऐश्वर्यवर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जानिजे शास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिसल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जान विचारे महाडोही महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफल जीवितयाचे देयी नाथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येती अमित सद्यदान विपत्ती विपत्तिकाळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धामाजी पराक्रम करी याच गांजी न दाविजे ब्राह्मण मित्रपुत्रांसमवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज गजतुरंगासहित पंथ चालनी तेची श्रेष्ठ होय ज्या नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी अनाथ प्रेत संस्कार जान करणे त्या पुण्यासी पारणाही नाही ब्रह्मद्वेषा एवढे मारक नाही कदावीश सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुदारस त्यापुढे प्रतापिन भावे संतप्त परसौख्ये हर्ष भरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोचि भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न्याहित आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळिका गुरुवाणी सदाशिव ह्यांची न करावा भेद भाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तपरूप यौवन ह्या अष्टमदे करुण मन भूलो न द्यावे ऐसा नाना बरी शिवयोगी बोधिता भद्रा भद्रायुलागी हे नीति ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा सातवाध्याय गिरिगैलास ह्यावरी वास्तव करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा विशेष निर्दोष यशजोडे तया हिमाचल भक्तिभवानी कन्यावेल्हाळ ती शिवरोणी पयफेन धवल श्वशुरगृही राहिला कथा कथासुरस शिवयोगी दया दिवस ब्रह्मानन्दनिशीदिवस श्रवणकरोद विद्वजन भव श्रीधर वरद आनन्द समुद्र तो शिव ब्रह्मानन्द यतीन्द्र तो जगदगुरुजगदात्मा ब्रह्मोत्तर खण्ड परिसोत सज्जन अखंड सप्तमाध्याय गोडः श्रीरस्तु सांब सदा शिवार्पणमस्तु